ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा श्रीमद भागवत महापुराण स्कंद दहावा उत्तरार्ध अध्याय पन्नासावा जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती श्री शुकाचार्य म्हणाला अस्थि आणि प्राप्ती अशा कंसाच्या दोन राण्या होत्या पतीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या त्या वडिलांच्या घरी गेल्या मगध राज जरासंध हे त्यांचे वडील त्यांनी दुःखी अंतकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचे कारण सांगितले परीक्षिता ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख झाले परंतु नंतर त्याने क्रोधाने पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली तेवीस अक्षोहिणी सेनेसह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्याने चारी बाजूंनी वेढा दिला श्रीकृष्णांनी पाहिले की जरासंधाची सेना म्हणजे जणू खवळलेला समुद्रच त्याने आपल्या राजधानीला वेढा दिला असून आपले लोक भयभीत झाले आहेत भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीचा भार उतरवण्यासाठीच मनुष्य अवतार धारण केला होता देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय आहे याचा आता त्यांनी विचार केला त्यांनी विचार केला की जरासंधाने आपली मांडलिक असलेल्या सर्व राजांच्या पायदळ घोडदळ रथी आणि हत्तींनी युक्त अशा अनेक अक्षौहिणी सेना एकत्र केल्या आहेत पृथ्वीला भार झालेल्या यांचा आपण नाश करावा परंतु जरासंधाला यावेळी आपण मारता कामा नाही कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी सेना घेऊन येईल माझा अवतार पृथ्वीचा भार हलका करणे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा संहार करणे यासाठीच झाला आहे धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी वेळोवेळी मी अनेक शरीरे धारण करतो श्रीकृष्ण असा विचार करीत होते तेवढ्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी दोन रथ आकाशातून खाली उतरले त्यामध्ये युद्धाची सर्व सामग्री आणि दोन सारथी होते त्याचवेळी भगवंताची दिव्य आणि सनातन आयुधे सुद्धा आपणहून तिथे आली ती पाहून श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले दादा यावेळी आपण रक्षण करीत असलेल्या यादवावर मोठे संकट आले आहे पहा हा आपला रथ आला आहे आणि ही आवडती आयुधे आता आपण या रथावर आरूढ होऊन शत्रुसेनेचा संहार करा आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवा कारण हे भगवन साधूंचे कल्याण करण्यासाठीच आपण अवतार धारण केला आहे म्हणून आता आपण हा तेवीस अक्षविनी सेनारूप पृथ्वीचा प्रचंड भार नष्ट करा श्रीकृष्णाने बलरामाने असा निश्चय करून कवचे धारण केली आणि रथात बसून ते मथुरेतून निघाले त्यावेळी त्यांनी आपापली आयुधे आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णाने नगराबाहेर आल्यावर आपला पांचजन्य शंख वाजवला तो नाद ऐकून शत्रुसेनेच्या हृदयात धडकी भरली त्यांना पाहून मगधराज म्हणाला हे पुरुषाधम कृष्णा तू अजून लहान आहेस लपून छपून वावरणाऱ्या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटते अरे मूर्खा तू तर आपल्या मामाचीच हत्या केली आहेस म्हणूनही मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही जा माझ्या समोरून निघून जा हे बलरामा युद्धात मेल्याने स्वर्ग मिळतो अशी जर तुझी श्रद्धा असेल तर हिंमत दाखवून तू माझ्याशी लढ आणि माझ्या बाणाने छिन्न विच्छिन्न झालेले शरीर येथे सोडून स्वर्गात जा किंवा शक्ती असेल तर मला मार श्री भगवान म्हणाले हे मगध राजा जे शूर असतात ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवत नाहीत ते शौर्यच दाखवतात पहा आता तुझा मृत्यू जवळ आला आहे मरताना रोगी जसा बरळतो तशी तुझी ही बडबड आहे आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही श्री शिव म्हणाला जसा वारा ढगानी सूर्याला आणि धुराने आगीला झाकून टाकतो त्याचप्रमाणे जरासंधाने रामकृष्णासमोर येऊन आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना चारी बाजूनी वेढली इतके की त्यांची सेना रथ ध्वज घोडे आणि ही दिसेनासे झाली मथुरेमधील स्त्रिया महालांच्या गच्च्या वाडी आणि गोपुरावर चढून युद्ध पाहत होत्या युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा गरुड चिन्हांकित आणि बलरामांचा ताज चिन्हांकित ध्वज असलेले रथ त्यांना दिसले नाहीत तेव्हा त्या शोकावेगाने मूर्छित होऊन पडल्या श्रीकृष्णाने शत्रुसेनेचे वीर आपल्या सेनेवर जसे ढग पाण्याच्या थेंबाचा पाऊस पाडतात त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत आहेत आणि त्यामुळे आपल्या सेनेला अत्यंत पीडा होत आहे असे पाहिले तेव्हा त्यांनी देव दैत्यांना पूज्य असलेल्या शारंग धनुष्याचा टणत्कार केला यानंतर ते भात्यातून बाण काढून ते धनुष्याला लावून आणि धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षाव करू लागले त्यावेळी त्यांचे ते धनुष्य इतक्या वेगाने फिरत होते की जणू वेगाने फिरणारे जळते कोलीतच अशा प्रकारे श्रीकृष्ण जरासंधाच्या हत्ती घोडे रथ आणि पायदळ अशा चतुरंग सेनेचा संहार करू लागले यामुळे मस्तके छिन्न विच्छिन्न झालेली हत्ती मरून पडू लागली बाणांच्या वर्षावाने अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी झाली रथदळातील घोडे ध्वज सारथी आणि रथी नष्ट झाली आणि पायदळातील सैनिकांचे हात जांघा मस्तके इत्यादी तुटून तेही खाली पडली अत्यंत तेजस्वी अशा भगवान बलरामाने त्या युद्धात मुसळाच्या प्रहाराने पुष्कळशा उन्मत्त शत्रूंना मारून व माणसे हत्ती घोडे यांना घायाळ करून त्यांच्या अंगातून निघालेल्या रक्ताच्या शेकडो नद्या वाहवल्या त्या नद्यांमध्ये माणसाचे तुटलेले हात हेच साप माणसाची मस्तके हीच कासोई मेलेली हत्ती ही बेटे आणि घोडे हे मगर होते हात आणि जांघा माशाप्रमाणे माणसाचे केस शेवाळाप्रमाणे धनुष्य तरंगाप्रमाणे आणि शस्त्रास्त्रे गवतांच्या झुडपाप्रमाणे दिसत होती ढाली भोवऱ्यासारख्या भयानक दिसत होत्या बहुमूल्य रत्ने आणि अलंकार दगड व वाळूप्रमाणे दिसत होते त्या नद्या पाहून भित्री माणसे घाबरत होती आणि वीरांना आपापसात उत्साह वाढत होता परीक्षिता जरासंधाची ती सेना समुद्राप्रमाणे दुर्गम भयाव आणि अपार होती परंतु जगदीश्वर वसुदेव पुत्रांनी ती नष्ट करून टाकली सेनेचा नाश करणे हा त्यांच्या दृष्टीने एक खेळच होता जे अनंत गुणसागर भगवान लिलेने तिन्ही लोकांची उत्पत्ती स्थिती आणि संहार करतात त्याला शत्रूच्या सेनेचा असा नाश करणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही परंतु जेव्हा ते मनुष्य अवताराने अशी कृती करतात तेव्हा तिचे वर्णन करणे योग्यच नाही का अशा प्रकारे जरासंधाची सर्व सेना मारली गेली रथ सुद्धा मोडून पडला फक्त शरीरात प्राण शिल्लक राहिली तेव्हा जसा एक सिंह दुसऱ्या सिंहाला पकडतो तसे बलरामाने वेगाने महाबली जरासंधाला पकडले जरासंधाने शत्रू पक्षातील पुष्कळशा राजांचा वध केला होता परंतु आज त्याला बलराम वरुण पाशाने आणि दोराने बांधित होते याला सोडून दिले तर हा आणखी सेना अनिल व तिचाही नाश करता येईल असा विचार करून श्रीकृष्णाने बलरामाला अडवले मोठमोठे वीर जरासंधाचा सन्मान करीत रामकृष्णाने दया दाखवून आपल्याला सोडून दिले याची त्याला लाज वाटली त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला परंतु वाटेत इतर राजांनी त्याला अडवून धर्मोपदेश राजनीती व लौकिक दृष्टांत देऊन समजावले की यदूकडून तुमचा पराभव हा केवळ प्रारब्धामुळेच झालेला आहे सर्वसेना मरण पावल्यावर बलरामानी जरासंधाची उपेक्षा करून त्याला सोडून दिली त्यामुळे अतिशय उदास होऊन तो मगध देशी निघून गेला भगवान श्रीकृष्णाच्या सेनेमध्ये कुणाचेच नुकसान झाले नाही आणि समुद्राप्रमाणे असणाऱ्या जरासंधाच्या तेवीस अक्षोहिणी सेनेवर मात्र त्यांनी सहजगत्या विजय प्राप्त केला त्यावेळी देवतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले जरासंधाच्या पराजयामुळे मथुरावासी भयमुक्त झाले होते आणि श्रीकृष्णाच्या विजयामुळे त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले होते श्रीकृष्ण त्याला येऊन भेटले त्यावेळी सूत माघद आणि वंदीजन त्यांच्या विजयाची गीते गात होते श्रीकृष्णाने नगरात प्रवेश करताच शंख नगारे भेरी तुतारी विना बासरी मृदंग इत्यादी अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजू लागली मथुरेतील रस्त्यांवर चंदनाचे सडे घातले होते नागरिक आनंदोत्सव साजरा करीत होते संपूर्ण नगर पताकाने सजवले गेले होते ब्राह्मणांचे वेद घोष घुमत होते आणि जिकडे तिकडे मंगलसूचक तोरणे बांधलेली दिसत होती ज्यावेळी श्रीकृष्ण नगरात प्रवेश करीत होते त्यावेळी नगरातील स्त्रिया प्रेम आणि उत्खंठेने भरलेल्या नेत्रांनी त्यांना निहाळीत होत्या आणि फुले दही अक्षता अंकुर यांचा त्यांच्यावर वर्षाव करीत होत्या श्रीकृष्णाने रणभूमीवरून अपरंपार धन आणि वीरांचे अलंकार आणले होते ते सर्व त्यांनी यादवराज उग्रसेनाला दिले अशा प्रकारे सतरा वेळा दरवेळी तेवीस अक्षविणी सेना एकत्रित करून मगधराज राज जरासंधाने श्रीकृष्णाच्या छत्राखाली असलेल्या यादवाशी युद्ध केले परंतु श्रीकृष्णांच्या प्रभावामुळे यादवांनी प्रत्येक वेळी सर्व सेना नष्ट केली जेव्हा सर्व सेना नष्ट होत असे त्यावेळी यादवांनी सोडून दिलेला जरासंध आपल्या राजधानीकडे परतत असे जेव्हा अठरावे युद्ध होणार होते त्याचवेळी नारदांनी पाठवलेला वीर कालैवन रामकृष्णाच्या दृष्टीस पडला युद्धामध्ये कालयवनासमोर उभा राहील असा दुसरा कोणताही वीर त्यावेळी जगात नव्हता यादव आपल्या सारखेच बलवान आहेत हे ऐकून त्याने तीन कोटी मुलेंची सेना आणून मथुरा नगरीला वेढा दिला ते पाहून श्रीकृष्णाने बलराम यांनी विचार केला की अहो यावेळी यादवावर तर जरासंध आणि कालयवन या दोघांकडून एकाच वेळी संकट आले आहे आज या अतिशय बलशाली यवनाने येऊन आम्हाला घेरले आहे आणि जरासंध सुद्धा आज उद्या किंवा परवा येईलच जर आम्ही दोघेही याच्याबरोबर लढू लागलो आणि त्याचवेळी बलवान जरासंध येऊन पोहोचला तर तो आमच्या बांधवांना मारील किंवा कैद करून आपल्या नगरात घेऊन जाईल म्हणून आज आम्ही अशा ठिकाणी एक नगर बांधू की ज्यामध्ये कोणाही मनुष्याला प्रवेश करणे अवघड जाईल नंतर आपल्या बांधवांना तेथे पोहोचून या यवनाचा वध करू बलरामाशी अशा प्रकारे सल्लामसलत करून श्रीकृष्णाने समुद्राच्या आत मनुष्यांना जाण्यास कठीण असे एक नगर बनवले त्यातील सर्वच वस्तू अद्भुत होत्या आणि त्या नगराची लांबी रुंदी शहाण्णव मैल होती त्या नगरात सर्वत्र विश्वकर्म्याचे वास्तुज्ञान आणि शिल्पकलेचे नैपुण्य प्रकट झाले होते वास्तुशास्त्रानुसार तिथे सडका चौक आणि व्यापारी पेठा यांची रचना केली होती देववृक्षांनी वेली असलेली उद्याने व वैशिष्ट्यपूर्ण उपवनाने युक्त असे ते नगर होते सोन्याची शिखरी असलेली स्फटिकांच्या गच्च्या आणि गगनचुंबी गोपुरे यांनी ते सुंदर दिसत होते तिथे धान्य ठेवण्यासाठी चांदी पित्रेची गोदामी बनवली होती तेथील महाल सोन्याचे होते व त्यावर सुवर्ण कलश बसवले होते त्यांची शिखरे रत्नांची होती आणि फरशी मोठमोठ्या पासूंची बनवलेली होती तसेच त्या नगरात वास्तुदेवतेचे मंदिर आणि सज्जे सुद्धा होते चारही वर्णाचे लोक तिथे राहणार होते तसेच तिथे यादव प्रमुखांचे महालही उठून दिसत होते इंद्राने त्यावेळी श्रीकृष्णासाठी पारिजात वृक्ष आणि सुधर्मा सभा पाठवली तिथे बसलेल्या मनुष्याला मर्त लोकातील दुःखांचा स्पर्श होत नसे ज्यांचा एक एक कान काळा होता असे मनोवेगाने धावणारे पांढरे घोडे वरुणांनी पाठवले धनपती कुबेरांनी आठ निधी पाठवली आणि अन्य लोकपालांनी सुद्धा स्वतःकडील महत्वाच्या संपत्ती भगवंताकडे पाठवल्या परीक्षिता लोकपालांना आपापली कामे करण्यासाठी श्रीकृष्णाने जे जे दिले होते ते ते सर्व श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेव्हा त्यांनी त्यांना अर्पण केले आपल्या योगमायेने श्रीकृष्णाने सर्व संबंधितांना द्वारकेमध्ये नेहून पोहोचवले उरलेल्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरापुरीत ठेवून त्यांच्या सल्ल्याने गळ्यात कमळांची माळ घालून कोणतेही शस्त्र हातात न घेता ते स्वतः नगराच्या प्रमुख दरवाज्यातून बाहेर पडले या ठिकाणी पन्नासावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू